समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय एकतीसावा गोपिका गीत ओम नमो भगवते वासुदेवाय विरहामध्ये गोपिका गातात महती वाढली की व्रजी अशी त्यजुनी धाम लक्ष्मी इथे वसे चरणी प्राण अर्पोनी गोपिका वनी वनी ही धुंडी ती हो पहा स्वामी तू दासी आम्ही की कमल कर्णिका गंध चौरिसी बघुनी तू आम्हा विंधिसी हरे वधची नेत्र मारुनी साधिसी जलविषा पिऊनी ही मृत्युवा असुर राक्षसो मारण्यासये शतमखे जरी मेघ वर्षिले समयी सर्व तू रक्षिसी नचही केवलो पुत्र गोपीचा अखिल जीवीचा जीव तू हरी हृदय राहसी साक्षी तू जीवा तनय प्रार्थिला जन्मला व्रजी करिसी कामना पूर्ण तू हरी अभय देसी तू प्रार्थिती तया कर करी हरी सी दिला शिरी आमुच्या तोच ठेव तू हरिसी दुःख तू या ब्रजींची ये मधुर हास्यते ते गर्व हारिते नको प्रिया दासी आम्ही की मुख आम्हा तुझे दावी सावळे चरण पद्मते पापनाशिती स्वकरी लक्ष्मीजी सेविते तया फणीवरावरी ठेविसी पद हृदयी ठेविते तोषवीयमा मधुर बोलसी ज्ञानी ही रमे मधुर शब्द ते एक एक की वदसी शब्द त्या गोपी रम्यती अधरपान दे तृप्त तव कथामृतो तप्त जीवना मिटवी पापने तापही असा कविनी भक्त ते गाती कीर्तनी बहुही भूसी दाता जीवासतु दिन असे असा हास्य मग्नता मनी ध्यान ते क्रीडसी असा हृदयीच्या आशा करीसे गोष्टी तू कपटी आजिका लामनी, चरण ते तुझे कोवळे तसे कुरण चारण्या गायीने सितई बहुत कष्ट ते सोसिशी पद हृदय भेटण्या प्रेम येतसे दिनही जैसरे येसी तू घर धुळही गोक्षुरी केशी असे रूप तुझे असे दाविले तू हृदय भेटण्या प्रेम दाटले मिटवी दुःख तू एक मात्रचे चरणी येई त्या शिसी बहु चरण दुःख ते नाशिती असे स्तनीही ठेवते तोषवी मना अधर अमृते विरह संपतो अधर वंशिती नित्य चुंबिते पिऊनी एकदा मोहतो नुरे रस असा आम्हा वाटी श्रीहरी वनी विहारण्या जाशी तू जधी पळही वाटते युगची जसा परतसी जधी पाहता रुपा, नयन फाकते पापणी न हो सुतो तसे बंधू सोयरे कुळही त्यागुनी गुणी पायी पातलो मनी तुझी बहु आस घेतली कपटी तू असा सोडसी अम्हा मिलन व्हावया गोष्टी बोलसी बघसी जधी वक्षरुंधते दिसत नेत्री श्री वत्स चिन्हते मुहुरली मने मुग्ध जाहलो व्रजीची जना सुखची द्यावया धरिसी देह हा भद्र साधण्या हृदय हे जळे औषधीची दे हृदय रोग हा संपवीयता ते कोवळे पद बहुस्त हे कठीण टेकी हळूच कुठे ती क्षती पोचवीत नित्या पदे भटकसी वनी आनवाणी होतो अचेत जीव हा तुझ साठी वाचे इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकतीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू